दिवस उगवून वर आला आणि सकाळीच बंडू केंबळे वाड्यात येऊन हजर झाला पायरीवर डोकं ठेवून म्हणाला सरकार दादाने विचारलं का रे बाबा काय झालं रात्री मळ्यात लोक आलं आणि भ्या जाऊन गेलं दादाने कपाळाला आठ्या घातल्या डाव्या हातानं मिशीचं टोक उचलून वर धरलं थोडा विचार केल्यागत करून ते म्हणाले एवढी माजल्यात का माणसं कोण आलं तर ते काय करायला मार्ग नाहीये गावातली होती का परकी होती कुणाला दक्कल मग एवढं हसपाय गाळायचं काय झालं दादाने असं विचारलं आणि ढेंगाळा बंडू कुबाड काढून उभा राहिला आणि खाली पायाकडे बघत बोलला म्हातारा जायबंदी झालाय तुझा म्हातारा वय सरकार काठ्या बसल्यात पायाची नळी फुटली या असं म्हणून बंडानं खाली वाकून पुन्हा पायरी शिवली आणि वर तोंडाकडे बघत दिनवाणी चेहऱ्यानं तो म्हणाला आता कसं करावं तुम्हीच सांगा हातात धरल्या मिशीचं टोक पिरंगाळीत दादा विचार करीत राहिले आणि भडभडून आल्यागत बंडा म्हणाला आम्हाला काय रानात टिकू द्यायचं नाहीत ते आम्ही आपली वस्ती मोडून गावात येतो चार जणांचा रोजगार करून पोट भरू जीव जगवायला तुकडा मिळाला की बाद झालं धीर देत दादा म्हणाले असं घाबरू नका मला सोडायचं नाही आणि रात्रीचं लोक येऊन असं भ्या दावायला लागल्यावर मळा कसा करायचा जीव जगला वाचला तर मळा नव अरे कोण असं जीवावर उदार झालाय दुसऱ्याचा जीव घ्याला त्याला काही आपला जीव नको झालाय दादा अशा धीराच्या दोन गोष्टी सांगत होते तोवर कुंभार मळ्याचा करद्या बापू वाघेरे हात आला आणि मुजरा करून उभा राहिला मांड वळून दादाने त्याच्याकडे बघितलं त्याचंही तोंड पडलेलं दिसत होतं जे उंटीत धरून आल्या का तो आला होता दादांनी मान वळवून बघितलं तसा पुन्हा एखादा मुजरा करून वाघेऱ्या पुढं आला आणि तोंड पसरून उभा राहिला कार काल आईस उघडलेलं तोंड मिटून त्याने एक औंढा गिळला आणि तो म्हणाला सरकार रात्री आमच्या वस्तीवरचं कुत्रं मरून पडलं करड्या आवाजात दादाने विचारलं आणि हे सांगायला आलायस एडबडलेला वाघेऱ्या म्हणाला नव कुणीतरी वाईट बुद्धीनं इक्क घातलंय जणू असं म्हणतोस चाहूल लागल्या झाली म्हणून आम्ही दंगा केला शेजारी पटकऱ्यांची वस्ती आहे तिथलं बी लोक जाग झालं आरडा केला नाहीतर घात झाला असता बघा दंगा झाला तसं खालच्या वगळीनं पळालं कान देऊन ऐकत राहिला बंडू केंबिळा म्हणाला बायली मग तेच लोक आमच्याकडे आलं होतं जणू दादाने चौकशी सुरू केली रात्री कवाची गोष्ट म्हणायची ही काहीतरी मध्यान रात्र टळली असेल नसेल असं असं म्हणून ते विचार करत राहिले मिशीचं एक टोक पिंगाळीत लांबवर नजर देत बसवून राहिले आणि ते दोघेही करदे त्यांच्या तोंडाकडे नजर लावून बघत राहिले त्यांना धीर देत दादा म्हणाले जावा तुम्ही रोज जाता तसं मयाकडे जावा काय काळजी करू नका गावात पोलीस पार्टी आणून बसवतो न हलता करते तसेच उभे राहिले तसे दादा दरडावून म्हणाले अरे जावा म्हणतो ना हो तुम्हाला तुमच्या केसाला धक्का लागायचा नाही मी करतो व्यवस्था सगळी मुजरा करून कर्दे निघून गेले आणि ढिलजेत बसले दादा उठून बैठकीच्या खोलीत आले त्यांनी पानपुडा पुढं ओढला आणि पानाचे देठ खुडता खुडता त्याने हळी दिली परशुराम परशुराम उठून जवळ आला मान खाली घालून पानाला चुना लावत बसले आपल्या दादांकडे बघून म्हणाला काय दादा दादाने पानाला चुना लावला विचार करत पानाची घडी केली पट्टी खाली रगडली आणि तंबाखूची चिमूट तळ हातावर घेऊन ते म्हणाले परशुराम घोड्यावर खोगीर घालायला सांगा घोडा येऊन दारात उभा राहिला दादा उठले आर घातलेला भगवा फेटा त्याने डोक्यावर ठेवला कमरेला पिस्तूल लावलं आणि सांबरी बुटाचा आवाज काढत ढेलत उतरून ते खाली गेले टाप टाप आवाज करीत घोडा चावडीवर आला पुढं आलेल्या येताळाला ते म्हणाले कोण कोण आहे चावडीत चावडीकडे बघितल्यागत करून येताळा बोलला तराळ हाय कोळी हाय आहेत की सगळी मग हातात काठी घ्या आणि हो पुढं येताळा पळत चावडीत गेला कोपऱ्यातली काठी घेऊन पुन्हा जवळ आला हळू आवाजात म्हणाला कुणीकडे जायचं कुंभार मळा कुंभारमळा येता पुढं पळू लागला आणि एक एक रान तुळवत घोडं पुढं जाऊ लागलं रानाकडे निघालेले लोक दबकून उभे राहिले हातातलं काम सोडून वरमानेनं वेध घेऊ लागले ज्याला त्याला प्रश्न पडला एक हडदोळा झिकडं कुणीकडं घामानं निथळलेल्या येतळाची छाती सारखी वर खाली होत राहिली पाठीवरचं ऊन डोक्यावर आलं कल्लोबाचं शेत कुंभार मळा डोणीचा मळा इनाम जमिनी आपट्याचा माळ करीत करीत घोडं पुढंच चाललं जातीनं सगळ्या करद्यांची पाटलाने भेटी घेतल्या रानं बघितली सगळ्यांना धीर दिला आणि पुन्हा ते चावडीत आले नवीन नेमणूक झाल्या तलाट्याला म्हणाले एक अर्ज खरडा मी सांगतो त्यांची नावं घाला आणि साऱ्या कर्द्यांची त्यावर अंगठे घेऊन आज दुपारला संधी पेट्याला जाऊ द्या दाजीबा गायकवाड किरुणाना पवार रामा सुतार बाळा लवार भीमगौंड समडोळी भाऊ अत्तिंगे अशी नावं घेऊन रात्रीची हकीकत त्यात नोंदवायला सांगितली तलाट्यानं एक नामांकित अर्ज तयार केला आणि मिशीत हसून तो म्हणाला कसा काय जरा बघा नजर टाकून दादाने त्या अर्जावर नजर फिरवली आणि विचारलं भागल एवढा ना तलाटी म्हणाले बास की चॅप्टर चॅप्टर केस घालण्यापुरतं रगड झालं दादाने गोपाळाला हाक मारून सांगितलं गोपाळा जा करद्यासनी बोलावून अर्धावर अंगठ उठवून जावं म्हणाव त्यासने आणि त्यांचा यो तक्रार लगेच जाऊ दे पेट्याला आणि नजर वळवून ते हरिबाला म्हणाले काय हरिबा गोपाळा करद्यासनी बोलावून आणलं अनल तू पेट्याला जा जीवन आला नसला असता घरला जाऊन ये जा काय कोळ्या तू काय करतोस जी काय करू तू दाजीबाकडे जा आणि सांच्या पार पतूर चावडीवर त्याला हजर कर तोंडाची बोबडी वळलेला म्हादा कोळी तोंड न उघडता खुळ्या कावळ्या बघत बसला आणि आवाज चढवून दादा म्हणाले चोराची वाट चोराला माहीत दाजीबाला आणायची कामगिरी तुझ्याकडं घरात नाही आणि मळ्यात नाही असं सांगत यायचं नाही हात हलवत माघारी आलास तर बघ असं म्हणून ते उठले आणि चावडीवरनं वाड्यावर आले त्यांचं डोकंच भिरभिटल्या झालं कसे तरी चार घास गिळून आणि तोंडात पानाचा तोबरा भरून ते बसून राहिले मनातला विचार काही जात नव्हता ते आतल्या आत उसनत होते एकेकाला चावडीत आणून बडवायला पाहिजे चांगली सालटी काढायला पाहिजेत भल्या भल्यांची हड्डी मऊ केल्याशिवाय भागायचं नाही त्यांना चैनच पडेना झाली केव्हा एकदा पोलीस येतात असं येऊन गेलं चावडीत पोलीस पार्टी आली आणि वादळी वाऱ्यात पक्ष्यांनी आडोसा धरून राहावं तशी गावातली टगे मंडळी सारी गुडूप झाली गाव हजरून गेलं घरात बसलेलं माणूस बाहेर पडणं झालं बाळालोहार रामासुतार याने आधीच गाव सोडलं होतं बाकीचे दडून बसले होते पोलीस घरला हेलपाटे घालू लागले आणि जवळच्या नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना आणून चावडीत बसू लागले दिवस बुडायला गेला आणि खुद्द दादा पोलिसांची एक तुकडी घेऊन किरुणानांच्या मळ्यावर चालून गेले रानातल्या वस्तीवर अचानक धाड गेली आणि चारही बाजूनी खोपीला वेढा देऊन दादा पुढे झाले हातात बंदूक घेऊन खोपीकडे उभे राहिले दोन मांगारडे आणि किरुणाना ह्यांना काढण्या घालावून पोलीस चालू लागले ही वरात गावात आली आणि तिन्ही सांजेला भर चावडीवर निघाली भिवून गाबा गाब झालेले लोक दुतर्पा बघत उभे राहिले लोक चावडीत आले आणि एकेकाला खांबाला बांधून फौजदार समोर गेले गॅस बत्तीच्या झगमगत्या प्रकाशात चावडीतला तमाशा सुरू झाला आणि लांब उभ्या राहिलेल्या लोकांना एक नवा वग दिसू लागला कडूस पडलं आणि दादा कोळ्याला म्हणाले मर्या गायकवाडाच्या घरातनं दोन कोंबड्या घेऊन ये जा तुझ्यात ज्ञात नसेल तर संघ एक पोलीस घेऊन जा एका पोलिसाला बरोबर घेऊन माझा बाहेर पडला कोंबड्या आणायला तो गायकवाडाच्या घराकडे निघाला आणि प्रत्येक पावलागणी त्याला आपली आई वाटवू लागली किरुणांना दोन मांगारडी भीमगौंड समडोळे भाऊ अतिरगे एवढ्या लोकांना एकेका खांबांना बांधून चावडीत उभं केलं होतं आणि हत्यारे पोलीस पहारा करीत उभे होते संधी उसा भरला लागले होते आणि आप्त माणसं चावडीच्या बाहेरच्या अंगाला घोळा मिळानं बघून बसून राहिली होती चावडीतल्या एका खोलीत गायकवाडच्या घरात आणलेल्या कोंबड्या रटरट शिजत होत्या दुसऱ्या एका चुलीवर भाताचं भगुलं शिजून तयार झालं होतं दादा आणि मंडलिक फौजदार वळ्यात माडीवर बसले होते कोल्हापुरी रमची एक अख्खी बाटली रिकामी झाली होती डोळ्यावर अंमल चढला होता रावणांना जिना चढून वर आले दादांना बाजूला घेऊन म्हणाले गायकवाडचा पत्ता ना लागला तो आपल्या चुलत्याच्या घरात दडून बसला आहे ते दोघे जिना उतरून खाली गेले आणि देवडीवरचा नाईक पळत चावडीकडे गेला वाड्यात जेवणं झाली आणि एक पोलीस जिना चढून वर आला ताट सलाम ठोकून म्हणाला गायकवाडाला धरून आणलाय मध्यान रात्र झाली तरी गाव जागच राहिलं कर्दे लोक चावडीवर गोळा झाली फौजदारांच्या समोर त्यांची जाब जबाब झाली चॅप्टर केसचा मजकूर तयार झाला पाच पंचवीस पानं जाब जबानीनं भरून गेली कागदपत्र तयार झाले नातेवाईकांनी आणि सगळे सोयऱ्यांनी एकमेकांच्या घराकडे हेलपाटे घातले आणि दादांना भेटायला रात्रीच्या वेळी राहून वाड्यावर गेले त्यांच्या कानाला लागून म्हणाले लोक माझ्या घराला हेलपाटे घालायला लागल्यात पाहिजे तेवढं पैसे देतो म्हणतात तसंच आणि कुणाकडनं तरी वशिला लावतील कुणाचं ऐकू नका नाहीतरी गंगाधारात आली या म्हणून हात धुवून घ्यायला बक्षिला एवढं सांगून रावणांना निघून गेले आणि दादांना डोळा घालून फौजदाराने विचारलं काय पाटील हजार पाचशेची तयारी होत असली तर बघा दादा घुटमळले त्यांना रावणानांचा बोल आठवला आणि तरी मनात आलं भीमगौंड समडोळे भाऊ अत्तिरगे ह्यांचा कसा चाचपायला काय हरकत आहे वरचेवर गावात अंमलदारी यायचे त्यांची उसावर करायची ती काय पदरमोड करून दादा विचार करीत राहिले उलट सुलट विचार मनात येऊ लागले आणि पुन्हा डोळा घालून फौजदार म्हणाले पाटील गाव सदन आहे चराला चांगलं कुरण आहे सैल सोडू नका कोणीतरी पैसेवाला धरून चावडी जाणा आणि दादांच्या डोळ्यापुढे भाऊ आणि येऊन उभा राहिला अशीच गावातली आणि चार माणसं त्यांच्या डोळ्यांना दिसू लागली आणि अंगावर पांघरून घेत ते म्हणाले बघू सकाळी दिवा मालवला आणि अंधारात हळू आवाजात फौजदार म्हणले तुम्ही आल्यापासनं गावात बैठक झाली का नाही कुणाची तोंडावरचं पांघरून काढून दादा म्हणाले बैठक म्हणता आणि हसल्यागत करून फौजदार बोलले लोकांची नवं तर मग हो एखादी कोलाटणीची बैठक झाली का नाही अजून फौजदाराचा मामला त्यांच्या ध्यानात आला आणि ते गडबडीनं म्हणाले छे हो त्यातला नाही मी त्यातलं नाही जा त्यातला नवं बाईचा नादी नाही बघा चुकून एखादं नाटक बघतो पर तमाशा नाही मग धुतल्या तांदळागत हायचा म्हणा तसं म्हटलं तर चालेल फौजदार हसून बोलले अजून त्यातली चव लावली नाही तर मग मग असं करा आमच्यासाठी एक प्रोग्राम करा आणि तुम्ही बी घ्या एकदा चव काय हरकत नाही वरचेवर तुमचं येणं जाणं असू द्या कोलाटणी नाचवायचं काय अवघड आहे